ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने नमा अध्याय पंधरावा चित्रकेतूला अंगिरा आणि नारदाचा उपदेश शुकाचार्य म्हणाला राजा शोकग्रस्त होऊन आपल्या मेलेल्या पुत्राजवळ मेल्यासारखा पडून होता त्याला महर्षी अंगिरा आणि नारद शास्त्रोक्त वचनांनी समजावून सांगू लागले ते म्हणाले राजेंद्रा ज्याच्यासाठी तू इतका शोक करीत आहेस तो बालक या आणि या अगोदरच्या जन्मात तुझा कोण होता तसेच तू त्याचा कोण होतास आणि पुढच्या जन्मी सुद्धा तुझा त्याच्याशी काही संबंध असेल जसे पाण्याच्या वेगाने वाळू चिकन एकमेकाशी जोडले जातात आणि वेगवेगळे होतात त्याचप्रमाणे काळाच्या प्रवाहात प्राणी सुद्धा एकमेकाशी जोडले जातात आणि वेगळे होतात जसे काही बीजापासून दुसरी बीजे उत्पन्न होतात आणि नष्ट होतात त्याचप्रमाणे भगवंताच्या मायेने प्रेरित होऊन प्राण्यांपासून अन्य प्राणी उत्पन्न होतात आणि नष्ट होतात राजा आम्ही तू आणि आमच्याबरोबर या जगात जितके चराचर प्राणी आज आहेत ते सर्वजण आपल्या जन्मापूर्वी नव्हते आणि मृत्यूनंतर राहणार नाहीत यावरून असे सिद्ध होते की सध्यासुद्धा त्यांचा व आपला काही संबंध नाही सर्व प्राण्यांचे अधिपती जन्म मृत्यूरहित भगवान निरपेक्ष असूनही जशी मुले खेळणी तयार करतात आणि मोडून टाकतात तशी आपण उत्पन्न केलेल्या व आपल्या अधीन असलेल्या प्राण्यांची निर्मिती करतात आणि त्यांच्याकडून अन्य प्राण्यांची उत्पत्ती पालन आणि संहार करतात राजा जसे एका बीजापासून दुसरे बीज उत्पन्न होते त्याचप्रमाणे माता पित्यांच्या देहापासून पुत्राचा देह उत्पन्न होतो घटाधिकार्यांमध्ये माती जशी नित्य तसा देहामध्ये राहणारा आत्मा नित्य असतो जसे एकाच मातीरूप वस्तूमध्ये घटत्व इत्यादी जाती आणि घट इत्यादी व्यक्ती हा भेद केवळ काल्पनिक आहे त्याचप्रमाणे आत्मवस्तूमध्ये देही आणि देह या प्रकारचा भेद सुद्धा अनादी अविद्येने कल्पिलेला आहे शुक म्हणाला राजा जेव्हा महर्षींनी अशा प्रकारे राजा चित्रकेतूची समजूत घातली तेव्हा शोकाने म्लान झालेले मुख हाताने पुसून तो त्यांना म्हणाला राजा म्हणाला आपण दोघे सुद्धा ज्ञानी आणि श्रेष्ठ आहात असे स्वतःला अवधूत वेशात लपून इथे आलेले कोण आहात भगवंताचे ब्रह्मवेते भक्त माझ्यासारख्या विषयासक्त प्राण्यांना उपदेश करण्यासाठी अवधूतासारखा वेश करून पृथ्वीवर स्वच्छंदपणे फिरत असतात सनतकुमार नारद प्रभू अंगिरा देवल असित अपांतरतम व्यास मार्कंडेय गौतम वशिष्ठ भगवान परशुराम कपिल शुक दुर्वास याज्ञवल्क्य जातुकर्ण्य अरुणी रोमश चवन दत्तात्रेय आसुरी पतंजली वेदशिरा बोध्यमुनी पंचशिरा हिरण्यनाभ कौसल्य श्रुतदेव कृतध्वज हे तसेच दुसरे सिद्धेश्वर ज्ञानदान करण्यासाठी पृथ्वीवर विहार करीत असतात हे स्वामीनू मी विषयभोगामध्ये आसक्त असा मूर्ख असून अज्ञानाच्या घोर अंधकारात बुडून जाऊ लागलो आहे आपण मला ज्ञानाच्या प्रकाशात आणावी अंगिरा म्हणाला राजा मी अंगिरा ज्यावेळी तू पुत्रासाठी असोसलेला होतास तेव्हा मीच तुला पुत्र दिला होता आणि हे ब्रह्मदेवाचे पुत्र देवर्षी नारद आहेत तू पुत्र शोकामुळे अत्यंत घोर अशा अज्ञानंदकारामध्ये बुडून जात आहेस असे पाहिले तेव्हा विचार केला की तू भगवंताचा भक्त आहेस म्हणून तुला शोक होणे योग्य नाही हे राजा तुझ्यावर अनुग्रह करण्यासाठीच आम्ही दोघे इथे आलो आहोत कारण जो भगवंत आणि संतांचा भक्त असतो त्याला शोक होणे योग्य नाही ज्यावेळी मी प्रथम तुझ्या घरी आलो होतो त्यावेळी मी तुला परम ज्ञानाचा उपदेश दिला असता परंतु तुझ्या मनामध्ये पुत्राची उत्कट इच्छा होती म्हणून मी पुत्रच दिला आता तुला स्वतःलाच पुत्र असणाऱ्यांना किती दुःख होत असते याचा अनुभव आला आहे हीच गोष्ट स्त्री धन घर विविध प्रकारचे ऐश्वर संपत्ती शब्दादी विषय राज्य वैभव पृथ्वी राज्य सेना खजिना सेवक अमात्य सगळे सोयरी इष्टमित्र सर्वांना लागू आहे कारण हे सर्वच्या सर्व अनित्य आहे शूरसेना म्हणून हे सर्व पदार्थ शोक मोह भय आणि दुःखाला कारण आहेत मनाचे खेळ आहेत कारण हे प्रत्यक्ष नसतानाही दिसतात हे गंधर्वनगर स्वप्न जादू आणि मनोरथांप्रमाणेच सर्वथैव असत्य आहेत जे लोक कर्मवासनाने प्रेरित होऊन विषयांचे चिंतन करीत असतात त्यांचे मन हे पदार्थ निर्माण करतात पंचमहाभूते ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियाचा समूह असलेला जीवात्म्याचा हा देह जीवाला विविध प्रकारचे क्लेश आणि संताप देणारा म्हटला जातो म्हणून तू मनाने आपल्या खऱ्या स्वरूपाचा विचार करून या द्वैताविषयी नित्यत्वाचा विश्वास सोडून परमशांतीत राहा नारद म्हणाला हे मंत्रोपनिषद तू माझ्यापासून एकाग्र चित्ताने ग्रहण कर हे धारण केल्याने सात रात्रीमध्येच तुला भगवान संकर्षणांचे दर्शन होईल नरेंद्र प्राचीन काळी भगवान शंकर इत्यादींनी श्री शंकरसेन देवांच्याच चरण कमलांचा आश्रय घेतला होता यामुळेच त्यांचा द्वैत भ्रम दूर झाला आणि ज्यापेक्षा अधिक काही नाही किंवा ज्याच्या समानही नाही अशा महिन्याला ती तात्काळ प्राप्त झाली तू सुद्धा लवकरच भगवंताचे ते परमपद प्राप्त करून घेशील या ठिकाणी पंधरावा अध्यायी समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू